झाले वगैरे हे आक्षेप सारखे येतच होते त्याच्यावर तेव्हा शैलीच्या दृष्टीने ते गीत कसं हवं तर त्यामध्ये जोडाक्षर नसावीत त्यामध्ये संस्कृत प्रचुरता नसावीत असं जर कोणी म्हणायला लागलं तर त्याला आधार आहे कारण सर्व भारतीयांना सहजपणे काय उच्चारता येईल तर लसावीची रचना राष्ट्रगीतामध्ये असावी लघुतम साधारण विभाजकच असावा ह्यामध्ये विवेक आहे हे पटायला लागेल तुम्हाला पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती सुभाषबाबूंची परिस्थितीच वेगळी होती आपल्याला माहिती आहे सगळं पण संचलन गीत वेगळं लागतं आणि मगाशी मी ज्या मिलिटरी बँडचा उल्लेख केला पंचमणीच्या इन्स्टिट्यूटचा ते ऐकण्यासारखी त्यांनी वाजवलेली जी उदाहरणं तुम्ही जर पाहिलीत तर गोव्यातल्या लोकधुनीपासून ते यमन रागापर्यंत सर्वांचा वापर करून त्यांनी संचलन संगीत तयार करायचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्यामध्ये समानता आहे फक्त लईच्या बाबतीमध्ये आणि बाकी ऑर्केस्ट्रेशनमध्ये भरपूर वापरलेलं आहे आणि त्यांना असं वाटलं की नाही अरे बघ लोकांना केवळ चालायला प्रवृत्त करणं एका लयीमध्ये राहणं हेच जर हवं असेल तर मला लयच महत्वाची आहे आणि बाकी सगळं महत्वाचं नाही आणि म्हणून हे शब्द वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे अडसर करतील कदाचित म्हणून राष्ट्रगीत आणि हे वेगळं राहायला हवं माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल अँथेम आणि नॅशनल सॉन्ग म्हणजे वंदे मातरम जे त्या काळामध्ये राष्ट्रगीत होणार असं जवळजवळ ठरलेलं होतं परंतु वंदे मातरम राष्ट्रगीत न होता जनगण मन झालं आणि मग वंदे मातरमची एकंदरीत लोकप्रियता लक्षात घेऊन त्याला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली गेली तर जसं म्हणजे राष्ट्रगीत म्हटल्यावरती त्याला काही ज्या मर्यादा असतात की म्हणजे ते अमुक वेळात कुठेही गायलं ते कुठल्या वेळेला गायचं कुठल्या वेळेला गा टाकायचा नाही असे जे संकेत असतात जसे राष्ट्रध्वजाच्या बाबतीत जर तसे राष्ट्रगीताच्या बाबतीत असतात मग ते ठराविक वेळातच संपलं पाहिजे ते ठराविक चालीतच गायलं पाहिजे असं काही राष्ट्रगीताच्या बाबतीत असतं का आणि दुसरी गोष्ट जो प्रकार भारतात झाला राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत हा भारत सोडून दुसऱ्या जगामध्ये कुठे इतर कुठल्या राष्ट्राच्या बाबतीत आहे का असा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे तिसरा की संगीतकारांनी ज्या चाली दिल्या ज्या ज्या प्रकाराने गायलं त्या चाली वंदे मातरम राष्ट्रगीत न होण्याला कितपत कारणीभूत ठरल्या तुमचा तिसरा प्रश्न पहिल्याने घेऊ ते विवेचनामध्ये येऊन गेलं ते बघा की त्यांनी राष्ट्रगीत ह्याची त्यांची कल्पना होती ती वेगळी होती आणि त्यामुळे आपण त्याची चर्चा भरपूर केली की हे तिथे लागू पडत नाही कारण त्यांचा विचारच पूर्ण वेगळ्या दिशेनं चालला होता असं आपण म्हटलं राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत हा फरक वंदे मातरम आणि जनगणमन यासारखा इतर देशातही झाला परंतु राष्ट्रवाद जिथं आला आणि जेव्हा राष्ट्र म्हणून एखादा अस्मिता सांगावी लागते तेव्हाच हे प्रश्न येतात तेव्हा प्रतीक म्हणून आम्हाला हवंय असं म्हटल्यानंतर दोन प्रतीक असू शकतात का वगैरे प्रश्न आले आणि आपल्याकडची वंदे मातरम आणि जनगणमन ही जी ज्याला आपण वाद म्हणू हा वाद आशयातून आलेला आहे संगीतातून नव्हे हे ध्यानात घ्या आणि मी जास्त करून आपल्या ध्यानात येऊन इच्छितोय की संगीताविषयी बोलतोय मी अर्थाविषयी बोलत नाही कारण त्यातला अर्थ आणि वाङ्म्याचा जो भाग आहे त्याची इतर जीवनाचे भाग उरलेले तेव्हा तिकडे मला आता जायचं नाही उघड आहे त्याची कारण फार उघड होती आणि कोणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट वंदे मातरम गीतासाठी मुस्लिम लोकांचा का विरोध आहे एका काळी हा विरोध होता आणि त्यावेळेला जी मनोभूमिका तयार झाली होती त्यामुळे हा विरोध होता नंतर लोकांनी असे लगेच प्रयत्न केले तुम्हाला माहिती आहे की काकीनाडा काँग्रेसमध्ये जेव्हा विष्णू देगुळ गायले तेव्हा मौलाना आझाद आणि शौकत अलीच म्हणाले होते की हे गाऊ नका कारण त्याच्या मागे आधी म्हणजे हे राष्ट्रगीत म्हणून पुढे यायच्या आधी जी भूमिका तयार झालेली होती ती भूमिका त्याला जास्त कारणीभूत होती कारण नंतर मग लगेच असं सांगायला लागलं तुम्हाला माहिती आहे जनगणमनाच्या बाबतीत सुद्धा हा झालेलाच होता मतभेद की तुम्ही सगळं बोलताय हे कोणाला हे राजाला उद्देशून बोलताय तुमच्याकडे लोकशाही आणि मग राजशाहीचं गीत कसं गाताय तुम्ही हा प्रश्न आलाच होता तेव्हा हे अर्थाचे आणखीन भाष्याचे जे वाद आहेत हे वाद चालू राहिले ह्याला कारण आपण वाद घालायला उत्सुक असतो परंतु आपल्याला जर हे कळलं की हा प्रतीक असा आहे आणि या प्रतीकाचा एवढाच अर्थ आहे तर याविषयी फार वाद घालायचं कारण नसतं प्रतीक संदिग्ध असावं तेवढं बरं प्रतीक जर स्पष्ट काही सांगायला लागलं तर गोंधळ निर्माण होतात ते प्रतीक नव्हे प्रतीक हे असंच पाहिजे आणि म्हणून आपल्याला राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत काय जनगण मन वंदे मातरम काय हिंदू मुस्लिम काय मला सारखा प्रश्न पडतो की दरवेळेला आपण बोलताना बहुराष्ट्रवाद असं म्हणतो तेव्हा आपल्याला खरं कळायला पाहिजे की हा बहुसंस्कृतीवाद आहे बहुराष्ट्र नाही राष्ट्र एकच आहे पण अहो हा देशच असा आहे की जिथे अनेक संस्कृती आहेत याचा अभिमान वाटायच्या ऐवजी आपण त्याचं भांडवल करायचं सोडून आपण आपल्यावरच टीका करायला लागतो म्हणजे बुद्धिजीवी माणसांची एक व्याख्या केलेली आहे थोडीशी जरा बोसरी आहे परंतु बुद्धिजीवी म्हटल्यानं बरं वाटत असल्यामुळे ती व्याख्या आपण घ्यायला तयार होऊ की बुद्धिजीवी कसा असतो तो तो परपीडक आणि आत्मपीडक दोन्ही एकाच वेळेला असतो तो तो स्वतःलाही त्रास देतो आणि दुसऱ्यालाही त्रास एकाच वेळेला देतो तेव्हा आपण सगळे या राष्ट्रामध्ये फार बुद्धिजीवी लोक आहोत <laughs> असं सांगितल्यावर बऱ्याच वादांचा उलगडा होईल तो म्हणजे प्रतीक हे कळलं राष्ट्रगीत हे प्रतीक आहे हे आता कळलं आपल्याला जसं तिरंगी झेंड्याच्या वेळी आणखी दहा झेंडे कोण करतो का हा आता तो जो प्रयत्न आहे तो आपण लगेच म्हणतो की हे बरोबर नाही म्हणजे शेवटी काय माहितीये का मला मगाशी एक आठवण झाली की ज्याला मापन करायचं असेल फूटपट्टी समजा फुटपट्टी किती मोठी असता आपल्याला वापरता येईल आता एक मैल हे सुद्धा मापच आहे पण जर सगळी आपण मापनं एक मैलाची केली तर काय होईल तर व्यवहार सिद्ध होणार नाही तसं गीत छोटं असावं चाल छोटी असावी अर्थ सोपे असावेत हे सगळं कशासाठी की एक सोपं समीकरण मनात यावं की हे राष्ट्रगीत म्हणजे भारताचं आहे राष्ट्रगीत वाजायला लागलं की उभं राहायचं असतं एवढं साधं कळलं तरी बस आहे आणि म्हणून प्रतिकांविषयी बोलताना आपण हे कृपा करून ध्यानात घ्या की प्रतीक अनेक असतात पण एका गोष्टीला एक प्रतीक असं करण्यास आपली धडपड असते कारण ती फुटपट्टी म्हणून वापरायची असते आपल्याला आपल्याला भारत असं म्हटल्यानंतर भारत जसे विशिष्ट तऱ्हेने लिहिलं जाणं तिरंगी झेंडा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत की निश्चित आयडेंटिफिकेशन व्हावं हे म्हणजे हे एवढं कळावं ह्यासाठी येते आणि म्हणून ती दुसरी कोणी चाल लावली नाही चाल लावली तर आपण ती सहन नाही करणार आपण म्हणून राष्ट्रगीत आहे त्याचा तुम्ही अपमान करताय म्हणजे राष्ट्रगीताला फार सर्जनशीलता पेलत नाही असं आपण मान्य करू मी आपले सोस रवींद्रनाथ टागोरांची चाल आहे सुभाष बाबूंनी जनगण मनचा स्वीकार केला होता मला असं वाटतं की सुभाष बाबूंचा एक ऑर्केस्ट्रा होता त्यांच्या आझाद हिंद फौजेचा आणि त्याचे एक अत्यंत वृद्ध गृहस्थ ते सेनानी होते आणि ऑर्केस्ट्रेशनही त्याच्याच बरोबर त्यांचं असायचं ते गाणं असं होतं सूरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा आणि त्याची चाल जी आहे ती जनगणमनाला आली असं मला वाटतं तर ही चाल कोणी लावलेली आहे तर ते मला काही कल्पना नाही त्याची आणि तुम्ही म्हणता जनगणमन सुभाष बाबूंच्या ह्याच्यामध्ये ते नव्हतं त्यांचं मार्चिंग सॉन्ग जे होतं ते कदम कदम बढाय जा खुशी के गीत गाय जा ते रामसिंग ठाकूर म्हणून त्यांचे संगीतकार होते त्यांची या बऱ्याचशा चाली होत्या असा उल्लेख सापडतो आणि दोन्ही हे आहेत प्रवार याच्यामध्ये की रवींद्रनाथांची पण चाल म्हणून मानली जाते आणि हे सुद्धा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मूळ तिथून असेल आणि मग ते ह्याच्यात आला शक्यता आहे आपल्या सोसायटीचे सक्रिय सभासद तो जनगणमन राष्ट्रगीत झाल्यानंतरचा प्रश्न आहे तेव्हा त्याला आधी कितीही चाली असल्या तरी आता कोणी तसे चाली लावलं तर आपण मान्य करू का असं आहे त्यामुळे तसं होणार नाही ते नाही हा कारण आधी ह्या दोन तीन आता जे उल्लेख झाले तेच आहेत पण तेव्हा ते राष्ट्रगीत नव्हतं हे ध्यानात घेण्यात नाही त्याच्या नाही एक एक उत्तर येतो त्याच्यामध्ये एक आहे आता मला पटकन आठवलं की जसं तुम्ही एक सांगितलं त्याचा माझ्या संग्रहात एक रेकॉर्ड आहे ती एकोणीसशे पस्तीस छत्तीस सालात बनलेली आहे आणि बाई उडुपी लक्ष्मीबाई ऑफ काहीतरी कर्नाटकडची तिने तमिळमध्ये जनगणमनाला चाल लावलेली आहे ते आपल्याला रेकॉर्ड आहे पण हे आपण बोलतो स्वातंत्र्यानंतर जी सर्वमान्य चाल झालेली आहे जी आपण आता जनगणमनाला होत्या हो बरं जनगणमनाला होत्या कशाला होता जनगण झाला परंतु त्यामध्ये चालींमध्ये वैविध्य नव्हतं जेवढा आपण आता पाहतो तुम्हाला सुरुवातीत सांगितलं की आम्ही शोधायला गेलो तर पहिल्याने मला तीस रेकॉर्ड सापडले आता जवळजवळ साठ सापडले आणि मला मंडळी सांगतात की अजूनही एक एक एक येतच आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर चाली एका गीताला की जे सव्वाशे वर्ष जुनं आहे ते मला वाटतं भारतामधलं एकमेव उदाहरण असावं की एका गीताला सव्वाशे वर्ष लोक लक्षात ठेवतात आणि वेगळ्या चालेल होतात तर आजची संध्याकाळ आपण फार छान विषय असा आहे बाबा आपल्याकडे राष्ट्रीयत्वाची कल्पना सुद्धा अजून निश्चित झाले नसल्यामुळे वंदे मातरमच्या बाबतीत ते घडत आहे असं वाटतंय का नाही हे बघा हा भेद कृपा करून ध्यानात ठेवा की वंदे मातरम हे आता इव्होकेटिव्ह सॉन्ग म्हणूनच आमच्याकडे राहिलंय आज आम्ही त्याला राष्ट्रगीत म्हणत नाही आहोत आज आम्ही आमचं गीत मानतो ते गीत मानतो गीत मानत असल्यामुळे आम्हाला ते जास्त सूचक वाटतंय जर आम्हाला राष्ट्रीय गीत वाटलं ना तर आम्हाला जास्त चाली लावाशा वाटणार नाही त्याला कारण त्यामुळे मग ठराविक भावनाच निर्माण होतील ठराविक भावना निर्माण व्हायच्या नको असतील जर आपल्याला तर हे जे गीत आत्ता ज्या तऱ्हेनं आमच्या मनातून वावरत आहे तसंच वावरत राहायला पाहिजे तसं होतं म्हणूनच त्याच्या चाली सुचतात आपण या कार्यक्रमाच्या आता समाप्ती जे आपण नेहमी ऐकत असतो वंदे मातरम ते ऐकून रेकॉर्ड रेकॉर्डवरून करणार आहोत तत्पूर्वी मेहर नाईक विनंती आहे की आपण डॉक्टर आंधळ्यांना आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलं देऊया आणि असाच अभ्यास करायचा योग वरतेवर दोघांनाही येत राहावं <laughs> आणि त्यासाठी विषय निर्णय राहत पुढे जा पुढे जा यानंतर आपण उभे सगळे राहूया आणि जी आपण रोज सकाळ संध्याकाळ वंदे जी रविशंकरांनी दिलेली चाल आहे असं मानलं जातं ती ऐकून हा कार्यक्रम थांबूया